दहा वाजून एकतीस मिनिट आणि सतरा सेकंद झालेले आहेत गुड मॉर्निंग लिस्नर्स तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आणि मी पराग तुमच्या सोबत घेऊन आलोय तुमच्यासाठी नवा कोरा करकरीत असा the morning show welcome to the show कार्यक्रमात सकाळी सकाळी आजचा दिवस कसा गेला याबद्दल आज आपण थोडंसं बोलूया थोड्या वेळात आपण जाणार आहोत प्रार्थनेबद्दल म्हणजे आजच्या दिवसाची सुरुवात कशी झाली याबद्दल आपण बोलणार आहोत तशी दिवसाची सुरुवात थोडीशी उशिरा झाली पण वेळेत ऑफिसला पोचल्यामुळं काही टेन्शन असं नव्हतं आणि मस्त आहे आजचा दिवस आज वार बुधवार आणि दिनांक एकोणतीस मे दोन हजार एकोणीस सकाळी किती सहा वाजून बत्तीस मिनिट आणि नऊ सेकंद झालेले आहेत आणि आता कार्यक्रमात वेळ आहे प्रार्थनेची आजची प्रार्थना ऐकूया तुम्ही ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आणि मी पराग तुमच्यासोबत वेलकम बॅक तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आणि मी पराग सोबत मित्रांनो आता कार्यक्रमात वेळ झाली आहे एका सुविचाराची एका चांगल्या विचाराची आणि हा विचार आजचा सुविचार आजच्या आपल्या शोच्या कंटेंटशी खूप रिलेटेड आहे असं मला तरी वाटतं आजचा दिवस म्हणजे कालच बारावीचा रिझल्ट लागलेला आहे आणि आज आपण कार्यक्रमामध्ये शहरावाईज किती टक्के निकाल लागला आणि वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज आपण सांगणार आहोत रिझल्ट काय लागला पण त्या संदर्भातला एक सुविचार आज मी घेऊन आलो सुविचार असा आहे की ठराविक एक ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिल ऐवजी पेन दिले गेले त्याचं कारण हेच की आपल्या लक्षात आलं पाहिजे की जसजसं आपण मोठे होत जातो तशा आपल्या चुका खोडल्या जात नाहीत म्हणजे किती छान असा एक थॉट आहे हा की लहानपणी आपण पेन्सिलने लिहित असतो म्हणजे अगदीच अंगणवाडीपासून जर विचार केला शिशुवर्ग बालवर्ग त्या वयसपासून जर आपण विचार केला तर लहानपणी आपल्याला एक पाठी आणि पेन्सिल दिली जाते त्या वयात तुम्ही करा प्रयोग करत राहा प्रयोग फसला चुकलं की पुसून टाका कारण त्यावेळी आपण शिकत असतो ते आपली शिकायची प्रो शिकण्याची प्रोसेस सुरू असते त्यानंतर आपण थोडंसं पहिली दुसरीला जातो पहिली दुसरी नंतर आपल्याला एक वही आणि पेन्सिल खोडरबर दिलं जातो म्हणजे अंगणवाडीच्या वयात आपण आपल्या चुका खोडू शकतो त्यानंतर पहिलीला गेल्यावरती आपल्याला पेन्सिल आणि खोडरबर दिला जातो वही असते सोबत वहीवरती पेन्सिलने लिहिलं की ते सुद्धा खोडता येऊ शकतं त्यावेळी सुद्धा आपल्याला संधी असते कारण आपण माणूस म्हणून घडत असतो पण एक सहावी सातवी नंतर ज्यावेळेस आपण थोडेसे मोठे होत जातो थोडीफार आपल्याला समज यायला सुरुवात होते त्यावेळी मात्र आपल्या हातात पेन असतो कारण या अंगणवाडीत ते आपल्याला पेन मिळेपर्यंत म्हणजे सहावी सातवीपर्यंत आपण बऱ्यापैकी हे जग काय या जगातली माणसं थोडीफार आपण ओळखायला शिकलेलो असतो तिथून पुढे आपल्याला चुका करून चालत नसतं तिथून आपल्याला वागताना प्रत्येक गोष्टीचा विचार करणं खरंच खूप गरजेचं असतं आणि आता बारावीचा रिझल्ट याचं कनेक्शन बारावीचा रिझल्ट कालच लागलाय बारावीचं वय हे म्हणजे दहावीला आपलं वय असतं सोळा पंधरा ते सोळा अकरावीला सोळा सतरा आणि बारावीला सतरा ते अठरा आणि हे सतरा ते अठरा वय म्हणजे आपण कुठेतरी एक देशाच्या काय म्हणतो आपण अडल्ट माणसं म्हणजे प्रौढ व्यक्तींमध्ये आपण पदार्पण करत असतो आणि त्यावेळी आपण कुठेतरी जबाबदारीनं वागणं खूप गरजेचं असतं त्यामुळे मित्रांनो आतापासून झालंय सुरू तुमच्या आयुष्यात म्हणजे मी बारावीच्या मित्रांसाठी मी खास सांगतोय की आता अठरा वर्ष तुम्हाला सुरू होईल अठरावं वर्ष तुम्हाला सुरू होईल आता आपण प्रौढ लोकांमध्ये गणले जाणार आहोत त्यामुळे आता तरी कुठेतरी जबाबदारीनं वागणं गरजेचं आहे एक प्रत्येक माणसात एक लहान मूल दडलेलं असतं ते मान्य आहे ते काही प्रसंगी बाहेर सुद्धा येतं पण दरवेळी आता लहान मुलांसारखं वागून चालणार नाही कुठेतरी थोडीशी जबाबदारी आपण घ्यायला हवी असा हा आपला सुविचार आणि त्याच्याबद्दलचा अर्थ हा आजचा सुविचार कार्यक्रमात आता आपण पुढे काही गाणी ऐकणार आहोत छान अशी गाणी आपण घेऊन आलो आहे ती गाणी तुम्ही एन्जॉय करा आणि आपण पुढच्या तासात भेटणारच आहोत काही वेगळ्या कंटेंटसोबत काही इंटरेस्टिंग गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे त्यासाठी तुम्ही कंटिन्यू ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम मी पराग तुमच्यासोबत पालनहारे निर्गुण होणारे Thank you. निर्बल को रक्षा दो रह पाए निर्बल सुख से भक्ति को शक्ति दो भक्ति को शक्ति दो जग के जो स्वामी हो इतनी तो अरज सुनो है पथ में तो वरदान में रे वो बालन हारे निर्गुण और न्यारे तुमरे बिन हमदा हंसाती है तो कभी रुलाती है लेकिन जो जिंदगी की भीड़ में खुश रहता है जिंदगी उसी के आगे सिर झुकाती है नमस्कार मैं हूँ अमोल आप सभी रेडियो पुनेरी आवाज सुनने वालों को मेरी ओर से बहुत बहुत शुभकामनाएं आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 एफएम खुश रहो खुशियां बांटो वेलकम बॅक तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आणि मी पराग तुमच्यासोबत आजच्या दिवसाचं महत्त्व काय ते आजचा दिवस काय आहे ते आता आपण पाहणार आहोत आज आहे राष्ट्रीय शके एकोणीसशे एक्केचाळीस आठ गते पंधरा ज्येष्ठ महिना सुरू आणि बुधवार विक्रम संवत दोन हजार शहात्तर विक्रम संवत म्हणजे विक्रम संवत्सर संवत्सर म्हणजे वर्ष कृष्ण पक्ष सुरू आहे दशमी ज्येष्ठ बुधवार आणि इस्लामी हिजरी चौदाशे चाळीस आज रमजानचा तेविसावा दिवस आहे आज कन्हैयालाल मिश्र म्हणजेच प्रभाकर यांचा जन्मदिवस आहे रामानंद चटर्जी यांचाही जन्मदिवस आज आहे पृथ्वीराज कपूर यांचा मृत्यू दिवस आज आहे सुनीती कुमार चटर्जी चरण चौधरी चरण सिंह आणि लोकराम नारायण शर्मा यांचा मृत्यू दिवस आज आहे आणि कन्हैयालाल मिश्र यांच्याबद्दल आपण थोडीशी माहिती ऐकूया कन्हैयालाल मिश्र यांचा जन्म एकोणतीस मे एकोणीसशे सहा साली देवबंद सहारनपूर इथे झाला आणि ते एक पत्रकार आणि निबंधक निबंधकार म्हणून कार्यरत होते त्यांच्यानंतर त्यांच्या मुख्य रचना अशा होत्या नई पिढी नये विचार जिंदगी मुस्कुराई माटी हो गई सोना आदी त्यांनी हिंदी भाषेत बरंच साहित्य लिहिलं आणि रामधारी सिंह दिनकर यांचे आपल्याला लहानपणी म्हणजे शाळेत असताना हिंदीला धडे असायचे त्यांनी या म्हणजे प्रभाकर यांना शैलीयो का शैलीकार असं म्हण संबोधलं होतं म्हणजे आपण एखाद्याला उपाधी देतो एखाद्याला पदवी देतो असं त्यांना रामधारी सिंह दिनकर यांनी एक पदवी दिली होती आणि शैलीयो का शैलीकार असं त्यांना संबोधलं होतं त्यांनी राजकीय आणि सामाजिक कार्यात सुद्धा त्यांना खूप म्हणजे त्यांनी खूप काम केलं आहे आणि यामुळे त्यांना कित्येकदा जेलमध्ये सुद्धा जावं लागलं त्याच्यानंतर ॲज अ पत्रकार म्हणून त्यांचं करिअरसुद्धा खूप मोठं आहे आणि प्रभाकर यांच्याबद्दल सुद्धा आपल्याला म्हणजे त्यांच्या ललित निबंध आपल्याला शाळेत असताना अभ्यासाला होते हिंदी साहित्यात त्यांचं म्हणजे खूप मोठं काम आहे आणि कन्हैयालाल मिश्रा उर्फ प्रभाकर यांचं नऊ मे एकोणीसशे पंच्याण्णव साली निधन झालं असं हे एक व्यक्तिमत्व आहे आज ज्यांचा जन्मदिवस आहे त्याच्यानंतर परत आज आणखीन एका व्यक्तीबद्दल आपण बोलणार आहोत ते म्हणजे पृथ्वीराज कपूर पण ते काही गाण्यांनंतर तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम मी पराग तुमच्यासोबत दुनिया रे रे जीने का सहारा तेरा नाम रे मुझे दुनिया वालों से क्या काम रे कहो ढूंढ कहाँ चांद घटता हो घटे अपनी मोहब्बत न हो कम वो मोहब्बत न हो कम प्यार की दुनिया में ये पहला कदम हो पहला कदम बड़े अरमानों से रखा है बलम तेरी पसंद हो बलम तेरी कसम प्यार की दुनिया में ये पहला कदम हो पहला कदम मेरी नैया को किनारे का इंतजार नहीं जहाँ चल हो तो पतवार भी दरकार नहीं तेरा हाँ चल हो तो पतवार भी दरकार नहीं तेरे होते हाँ हुए क्यों हो मुझे तूफान का गम मुझे तूफान का गम प्यार की दुनिया में ये पहला कदम हो पहला कदम बड़े अरमान से रखा है बलम तेरी पसंद तेरी प्यारी दुनिया में ये पहला कदम महिलाओं के लिए एक खास शो जो देगा आपको अच्छे स्वास्थ्य का पासवर्ड अन्नपूर्णा का आशीर्वाद जिसमें होगा रेसिपियों का भंडार और साथ होंगे दादी के नुस्खे और बहुत सारी बातें सोमवार से शुक्रवार 11 से 12 बजे तक जी हाँ आरजे रोहिणी और आरजे योगिता के साथ गरोंदा रेडियो पुनेरी आवाज 107.8 एफएम पर खुश रहो खुशियां बांटो गरोंदा वेलकम बॅक तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आणि मी परा तुमच्या सोबत आत्ता आपण ऐकणार आहोत पृथ्वीराज कपूर यांच्याबद्दल तसाच पृथ्वीराज कपूर यांची पुण्यतिथी आहे एकोणतीस मे एकोणीसशे बहात्तर साली त्यांचं मुंबईमध्ये निधन झालं पृथ्वीराज कपूर यांचा जन्म तीन नोव्हे नोव्हेंबर नोव्हेंबर एकोणीसशे सहा साली झाला पंजाबमध्ये पंजाब म्हणजे पाकिस्तान मधलं पंजाब म्हणजे भारत पाकिस्तान फाळणीच्या आधी जो काही अखंड भारत होता त्यावेळेसचं पंजाब पृथ्वीराज कपूर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर पृथ्वीराज कपूर हे म्हणजे कपूर कुटुंबाची बॉलिवूडमध्ये मुहूर्तमेढ रोवणारे पहिले व्यक्ती असे होते म्हणजे पृथ्वीराज कपूर हे नाटक आणि सिनेमामध्ये काम करत होते त्यांची तीन मुलं होती तीन मुलं म्हणजे अभिनेता राज कपूर याहू स्टार शम्मी कपूर आणि त्यांच्यानंतर शशी कपूर या तिघांनीही फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम म्हणजे खूप मोठं काम केलं म्हणजे भारतीय रंगमंच यांचे प्रमुख आधारस्तंभ म्हणजे हिंदी सिनेमा याचेही प्रमुख आधारस्तंभ कोण आहेत असं जर विचारलं तर पृथ्वीराज कपूर यांचं पहिलं नाव पुढे येतं पृथ्वीराज कपूर यांनी मुखपटात सुद्धा काम केलंय म्हणजे त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात मुखपटापासून सुरू केली आहे भारतीय जननाट्य संघातही त्यांनी काम केलंय ते त्याच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते म्हणजे आपण फाउंडर मेंबर म्हणतो त्यापैकी ते एक होते एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये मुंबईमध्ये पृथ्वी थिएटरची स्थापना केली गेली नंतर ही म्हणजे या नाटक कंपनीची अनेक नाटकं संपूर्ण देशभरात होत होती आजही मुंबईमध्ये पृथ्वी थिएटर हे एक मानाचं एक चांगला इतिहास खूप मोठा इति इतिहास असलेलं एक थिएटर आहे आणि त्यानंतर परत त्यांनी पहिला एक चित्रपट केला म्हणजे मुकपटांनंतर म्हणजे त्यांनी सुरुवात मुकपटांपासून केली त्यानंतर त्यांचा पहिला जो चित्रपट होता ज्यात आपण काय म्हणतो संवाद वगैरे होते म्हणजे बोलपट आपण ज्याला म्हणू तो होता आलम आरा यामध्ये त्यांनी एक मुख्य अशी भूमिका बजावली आणि आज पृथ्वीराज कपूर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला आठवतात ते मुगले आजम सिनेमातले पृथ्वीराज कपूर यांच्या सिनेमातल्या कारकिर्दीबद्दल बोलायला आपल्याला एक शो कमी पडेल इतकी मोठी त्यांची कारकीर्द आहे म्हणजे पृथ्वीराज कपूर यांनी सुरुवात लयपूर आणि पेशावरमधील थिएटरमध्ये केली म्हणजे अभिनयाने सुरुवात केली म्हणजे सुरुवातीच्या काळात कसं होतं की सिनेमा म्हणजे सुरुवातीचा काळ म्हणजे आपण एक गाणं ऐकतो शनिवार तीन मे एकोणीसशे तेरा या भारतभूमीवर चलतचित्र अवतरले पहिलं चलचित्र म्हणजे पहिला सिनेमा ज्या माणसाने भारतात सुरू केला ते म्हणजे दादासाहेब फाळके त्यांनी एक पॅशन म्हणून सिनेमा सुरू केला पण ते पॅशन फक्त दादासाहेब फाळकेंचं होतं त्यांच्यासोबत काम करणारी लोक त्यांच्यासोबत काम करणारी व्यक्ती लोक ते म्हणजे एक पोट पाणी चालवण्यासाठी किंवा काहीतरी एक गरज किंवा आपण मजबुरी म्हणतो त्यामुळे काम करत होती त्यावेळेसपासून ते राज कप आपले राजेश खन्ना सॉरी राजेश खन्ना सुपरस्टार होईपर्यंतची जी कोणी ॲक्टर लोक होते जे कोणी ॲक्टर्स होते त्यापैकी बहुतांश लोक पॅशन म्हणून खूप कमी लोक ह्या इंडस्ट्रीमध्ये होते बऱ्यापैकी लोक परिस्थिती काहीतरी काम करायचं आहे घर चालवायचं आहे यामुळं सिनेमात कामं करत होते आजकाल असं झालंय की की पोटपाणी चालवायला त्यांचे काही लोकांकडे बरेच वेगवेगळे ऑप्शन आहेत पण आज आवड आणि पॅशन जपायची म्हणून सिनेमात काम करणारे खूप आहेत काही वेळात आपण पृथ्वीराज कपूर यांच्या मुगले बद्दलही बोलणार आहोत तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ पुनेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम मी पराग तुमच्यासोबत अपने जलवे फिजाओं में बिखरे मगर मैंने अब तक किसी को पुकारा नहीं को चेहरे से हटना गवारा नहीं तुम मगर मेरी नजरों के आगे रहो मैं हर एक शय से नजरें चुराता रहूं तुम मगर साथ देने का वादा करो मैं यूं ही मस्त नग में लुटाता रहूं समझता हूँ तुम मेरी तकदीर हो तुम मगर मुझको अपना समझने लगो मैं बहारों की महफिल सजाता रहूं तुम मगर साथ देने का वादा करो मैं यूं ही मस्त नगमे में लुटाता रहूं छूटता नहीं जब तलक कोई रंगी सहारा ना हो वक्त का फिर जवानी का कटता नहीं तुम मगर हम कदम बनके करो आवाज 107.8 एफएम खुश रहो खुशियाँ बांटो कॉल कीजिए seven two one nine one nine triple zero खाबों को बांधे नहीं कभी वेलकम बॅक तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आणि मी पराग तुमच्यासोबत आपण बोलत होतो पृथ्वीराज कपूर यांच्याबद्दल आता आपण बोलणार आहोत मुघल ए आझम या सिनेमाबद्दल पृथ्वीराज कपूर यांचा मुघले आझम हा सिनेमा ज्याचे डिरेक्टर के आसिफ होते आणि हा सिनेमा अगदी म्हणजे त्या सिनेमाने सोळा वर्ष घेतली सिनेमा कंप्लीट व्हायला म्हणजे हा मे बी एकमेव सिनेमा असू शकतो की ज्या म्हणजे खूप लेंदी प्रोसेस होती या सिनेमाची आणि यातलं जे प्यार किया तो डरना क्या हे जे गाणं आहे त्या गाण्याचे गीतकार शकील बदायुनी यांनी हे गाणं एकदा नाही दोनदा नाही तीनदाही नाही अक्षरशः एकशे पाच वेळा रिपीट लिहिलंय त्यात दरवेळी काहीतरी चेंजेस नवीन काहीतरी ॲडिशन्स यामुळे त्यांना ते गाणं अक्षरशः एकशे पाच वेळा लिहावं लागलं यानंतर आपण जाणार आहोत पृथ्वीराज कपूर यांच्या थोड्याशा आणि त्यांच्या चित्रपटांबद्दल बोलण्यासाठी एकोणीसशे चोपन्नमध्ये पृथ्वीराज कपूर यांना संगीत नाटक अकादमीने फेलोशिप दिली म्हणजे एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये त्यांना भारत सरकारने पद्मभूषण देऊन सन्मानित केलं आणि त्यांनी राजकीय थोडीशी कारकीर्द त्यांची आहे म्हणजे आठ वर्षाच्या कालावधीसाठी ते राज्यसभेचे सभासद सुद्धा होते आणि एकोणीसशे मध्ये त्यांना दादासाहेब फाळके हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आणि ते या पुरस्काराचे तिसरे मानकरी होते म्हणजे भारतीय सिनेमामध्ये पृथ्वीराज कपूर हे नाव खूप मोठं आणि खूप झळकत होतं एकोणीसशे मध्ये संगीत अकादमीची त्यांना फेलोशिप मिळाली होती एकोणीसशे छप्पनमध्ये संगीत नाटक अकादमीचा त्यांना पुरस्कार मिळाला होता एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये त्यांना भारत सरकारकडून पद्मभूषण पुरस्कार आणि एकोणीसशे बहात्तरमध्ये त्यांना मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर मुघल आजम एकोणीसशे साठ साली आवारा हा सिनेमा सिकंदर अलमारा विद्यापती आणि कल और आज या व इतर अनेक सिनेमांमध्ये पृथ्वीराज कपूर यांनी कामं केली आहेत त्यानंतर परत <clears throat> म्हणजे त्यांच्या शेवटच्या वेळेत उनके अंतिम समय में उनके अंतिम फिल्मों में राज कपूर की आवारा एक फिल्म थी कल और आज कल आज और कल जिसमें कपूर परिवार की तीन पीढ़ियों ने अभिनय किया था और ख्वाजा अहमद अब्बास की आसमान महल भी एक फिल्म थी एक अभिनेता और प्रतिभा पारखी के रूप में उनकी दुर्जय प्रतिष्ठा मूल रूप से उनके शानदार फिल्मी जीवन के पूर्वार्ध पर आधारित है फिल्मों में अपने अभिनय से सम्मोहित करने वाले और रंगमंच को नई दिशा देने वाली यह महान हस्ती ट्वेंटी नाइन्थ में नाइनटीन ट्वेंटी में इस दुनिया से रुखसत हो गई असे हे पृथ्वीराज कपूर यांची आज पुण्यतिथी मला असं वाटतं की आपण पृथ्वीराज कपूर यांच्या सिनेमातलं म्हणजे मुघले आझम या सिनेमातलं प्यार किया तो डरना क्या हे गाणं आता आपण ऐकूयात थोड्याशा त्यांच्याबद्दलच्या आठवणी आपण ताज्या केलेल्या आहेत त्यांच्याबद्दलची माहिती घेतली आहे तर त्यांचं एक छानसं गाणं ऐकून त्यांना आपण एक भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पित करूया तुम्ही ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम मी पराग तुमच्यासोबत पे क्यों खड़े हैं अंदर आइए ये घर है मुस्कुराहट का यहाँ बसती है खुशियाँ ये है पुनेरी आवाज एक सौ सात दशमलव आठ खुश रहो खुशियाँ बांटो वेलकम बॅक तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आणि मी पराग घेऊन आलोय तुमच्यासाठी नवा कोरा करकरीत शो द मॉर्निंग शो कार्यक्रमात वेळ झाली आता हेल्थबद्दल बोलण्याची आणि हेल्थबद्दल समोर मला काहीतरी दिसतंय हेल्थबद्दल सांगायचं झालं तर तुम्ही कधी विचार केलाय का की मिरची हे अशी एक छोटीशी मिरची असते उडूशी दिसणारी पण ती मिरची खाल्ली की असा पाच फूट सहा फुटी माणूससुद्धा अक्षरशः उड्या मारायला सुरुवात करतो मिरची इतकी तिखट आणि जहाल असते असं आपण म्हणतो पण या मिरचीचे काही फायदे मी तुम्हाला सांगणार आहे मिरची जरी जेवणाची चव वाढवत असली तरी मिरचीचे आरोग्यासाठीचे फायदे ते आपण आता पाहूयात मिरची ही वजन कमी करण्यासाठी आणि हृदयाच्या समस्या दूर करणं तसेच सायनसवर उपचार म्हणून मदत करते म्हणजे एवढीशी दिसणारी मिरची जेवणाची चव वाढवणारी मिरची आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे एवढंच नाही तर मिरची वजन कमी करणं हृदयाच्या समस्या दूर करणं आणि सायनसवर उपचार म्हणून मदत करते तुम्हाला माहिती आहे का की ही मिरची फुफ्साचा कॅन्सर रोखण्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे म्हणजे आत्ता एक लेटेस्ट एक संशोधन झालं आहे त्या संशोधनातून हा दावा करण्यात आलेला आहे म्हणजे एक्सपेरिमेंटल बायोलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या या संशोधनातून या मिरचीबद्दल असं काहीतरी सिद्ध करण्यात आलं आहे की जे लंग कॅन्सरचा धोका कमी करतं आणि पुरुष आणि महिलामध्ये म्हणजे ज्या प पुरुष आणि महिलांमध्ये काय म्हणतो ज्यांच्यावरती आपण एक्सपेरिमेंट केला त्यांनी त्यांच्या त्या संशोधनात हे आढळून आलेलं आहे तर मिरचीचा वापर मी म्हणत नाही की तुम्ही मिरच्याच खायला सुरुवात करा आजपासून लगेच पण एक प्रमाणात थोडासा मिरचीचा वापर आपल्या जेवणात असला पाहिजे अवघाच म्हणजे तिखट आवडत नाही म्हणून मिठा मिठाचं असं काय म्हणतो आपण थोडंसं कमी तिखटाचं जेवण थोडंसं आपल्याला आरोग्यासाठी पण जर फायदेशीर असेल तिखट खाणं किंवा मिरची खाणं तर खावी माणसाने असं मला म्हणायचं आहे कार्यक्रमात आता वेळ झाली आहे काही गाण्यांची कार्यक्रमात पुढे असणार आहेत गाणी आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं क्या देखते हो सूरत तुम्हारी ते गाणं त्याच्यानंतर परत किशोर कुमार यांच्या आवाजातलं चेहरा है या चांद खिला है वा वा वा एक नंबर गाणी आहेत आत्ता ती एन्जॉय करा नक्कीच आणि मी असा जातो आणि असा माघारी येतो काहीतरी नवीन कंटेंट घेऊन तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आणि मी पराग तुमच्यासोबत sacó लगा तू शरारत से चेहरा चमकने लगा तू ये रंग लाई क्या देखते हो सूरत तुम्हारी जो तुम्हें जीना मुमकिन है उसका जीना कैसे नजर कोई डाले तुम पे कैसे नजर कोई डाले प्यार पे अपने इतना भरोसा प्यार पे अपने इतना भरोसा इतना मोहब्बत फितरत हमारी दौलत तुम्हारी क्या चाहते हो चाहत तुम्हारी ना हम जो कहते कहना सकोगी लगती नहीं तुम्हारी क्या देखते हो सूरत तुम्हारी खिला है जुल्फ घनेरी शाम है क्या सागर जैसी आंखों वाली ये तो बता तेरा नाम है क्या चेहरा है या चांद खिला है जुल्फ घनेरी शाम क्या सागर जैसी आंखों वाली ये तो बता तेरा नाम क्या अरे तू क्या जाने तेरी खातिर कितना है बेताब ये दिल जाने देख रहा है कैसे कैसे खाब ये दिल दिल कहता है तू है यहाँ तो जाता लम्हा थम जाए वक्त का दरिया बहते बहते इस मंजर में जम जाए तूने दीवाना दिल को बनाया इस दिल पर इल्जाम क्या सागर जैसी आंखों वाली ये तो बता तेरा नाम क्या मुझसे दूर सही और तू मुझसे अनजान सही तेरा साथ नहीं पाऊं तो खैर तेरा अरमान सही खुशी के मेले हो इस दुनिया में कोई नहीं हो हम दोनों ही अकेले हो तेरे सपने देख रहा हूँ और मेरा अब काम क्या सागर जैसी आंखों वाली ये तो बता तेरा नाम क्या अंधेरा है या चांद खिला है जुल्फ घनेरी शाम क्या सागर जैसी आंखों वाली ये तो बता तेरा नाम है क्या वेलकम बॅक तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आणि मी पराग तुमच्या सोबत मी काय म्हणतो की आपण आता मिरचीचा थोडासा विषय कंटिन्यू करून आपण एखाद्या गुड कर्माकडे वळूया म्हणजे मिरचीबद्दल मगाशी मी तुम्हाला सांगितलं संशोधन झालं संशोधनातनं असं समजलं की मिरची हृदयासाठी चांगली आहे फुफ्साच्या कॅन्सरसाठी चांगली आहे आणि म्हणजे कॅन्सर रोखणारी आहे तो कमी करण्यासाठीची मिरची ही मदत करते त्याच्यानंतर सायनससारख्या आजारातसुद्धा मिरची आपल्याला मदत करते तर मिरचीबद्दल असं झालं आहे की त्या संशोधनात ना एस आर सी प्रोटीनला ॲक्टिव्ह होण्यापासून रोखण्यास मदत करते म्हणजे कॅप्सायसिन कंपाऊंड जे मिरचीमध्ये असतं ते याला रोखण्यासाठी मदत करतं आणि एस आर सी प्रोटीन जे कॅन्सर सेल्स पसरवणं आणि ग्रोथमध्ये मदत काय म्हणतो आपण करतात त्यांना ते रोखलं जातं आणि आरोग्यासाठी मिरचीचा डाएटमध्ये नक्की समावेश करा खास करून पुरुषांनी हिरव्या मिरचीचा आहारामध्ये समावेश करणं आवश्यक आहे कारण हे प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी मदत करतात या व्यतिरिक्त अँटीऑक्सिडंट ही यामध्ये मुबलक प्रमाणात असतात आणि ब्लड ब्लड सर्क्युलेशनमध्येही ते मदत करतात त्यामुळे मिरच्यांचा आहारामध्ये समावेश करणं खरंच खूप गरजेचं आहे आता आपण वळतो एका गुडकर्माबद्दल कडे गुडकर्म असं म्हणता येणार नाही पण माझ्या वाचण्यात एक कोट आलं होतं आत्तामध्ये की I speak to everyone in the same way whether he is the garbage man or the president of the university म्हणजे मी प्रत्येकाशी चा म्हणजे समान पद्धतीने सारख्या पद्धतीने म्हणजे सेम वे मध्ये बोलतो म्हणजे तो व्यक्ती एक कचरा गोळा करणारा व्यक्ती असो किंवा एखाद्या युनिव्हर्सिटीचा प्रेसिडेंट असो मी सर्वांशी व्यवस्थित पद्धतीने बोलतो असा त्या कोटचा अर्थ होतो मलाही असंच म्हणायचंय की आपण माणसाचे असं म्हणजे आपण लोकांमध्ये बायफर्गेट करू नका लोकांना म्हणजे असं इकडं डिवाईड करू नका हा त्याच्या कामानुसार याचं स्टेटस मोठं त्याच्या कामानुसार त्याचं स्टेटस कमी माणसाकडचा पैसा त्याच्याकडची संपत्ती बघून माणसांना खालीवर असं दर्जा देऊ नये कारण सगळी माणसं समान आहेत असं मला तरी वाटतं आणि हे खरं आहे की कोणी कसाही असो त्याच्या सगळ्यांशी आपण जर का व्यवस्थित चांगलं आणि समान पद्धतीने बोललो तर समोरच्याला आपल्याबद्दल थोडीशी आत्मीयता वाटते आणि आपण त्यांना थोडंफार जवळचे वाटतो त्याच्यामुळं आपल्याला असे शत्रू म्हणून कोणी असं राहत नाही किंवा तयार होत नाही म्हणजे काही ठिकाणी आपल्याला बोलणं गरजेचं आहे की ज्या ठिकाणी म्हणजे जशाच तसं वागणं गरजेचं असतं पण ते त्या ठिकाणी ओके पण प्रत्येक ठिकाणीच जर का आपण लोकांशी हेकेकोरपणे त्यांना रागावून किंवा त्या माणसाच्या माणसाला पाहून जर बोलणार असू ते मात्र चुकीचं आहे त्यामुळे सगळ्यांशी व्यवस्थित बोलणं हसून खेळून बोलणं हे आपण आजपासून करूया असं मला वाटतं तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आणि मी पराग तुमच्यासोबत ऐकत राहा एकशे सात आठ एफ एम मी स्मिता जयकर आनंदी रहा आनंद वेलकम बॅक तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आणि मी पराग तुमच्या सोबत कालच बारावीचे रिझल्ट लागलेत आणि बारावीचे रिझल्ट डिक्लेअर झालेले आहेत सर्वांना काल जी उत्सुकता होती ती उत्सुकता आता काय म्हणतो आपण आता सरप्राईज डिस्क्लोज झालेलं आहे बऱ्याच जणांना त्यांचे मार्क समजलेले आहेत आणि आज आपण जाणून घेणार आहोत की बारावीचा निकाल विभागानुसार कसा लागला म्हणजे सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थिनींचा निकाल नव्वद पॉईंट पंचवीस टक्के आहे तर विद्यार्थ्यांचा निकाल ब्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के यावर्षी विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी सात पॉईंट पंच्याऐंशी टक्क्यांनी जास्त आहे संपूर्ण राज्यात चार हजार चारशे सत्तर विद्यार्थ्यांना नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत आणि मुंबईच्या सोफिया कॉलेजची विद्यार्थिनी निशिका ही आयपॅडवर परीक्षा देणारी पहिलीच दिव्यांग विद्यार्थिनी आहे ती त्र्याहत्तर टक्क्यांनी उत्तीर्ण झालेली आहे बारावीचा विभाग विभागनिहाय निकाल म्हणजे पुण्याचा सत्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के निकाल आहे मुंबईचा त्र्याऐंशी पॉईंट पंच्याऐंशी टक्के निकाल आहे नागपूरचा ब्याऐंशी पॉईंट एक्क्याऐंशी टक्के अमरावतीचा सत्याऐंशी टक्के त्यानंतर परत लातूरचा शहाऐंशी पॉईंट झिरो आठ टक्के निकाल लागला आहे नाशिकचा चौऱ्याऐंशी पॉईंट सत्याहत्तर औरंगाबादचा सत्या सत्याऐंशी पॉईंट एकोणतीस टक्के कोल्हापूरचा सत्याऐंशी पॉईंट बारा टक्के आणि कोकणाचा त्र्याण्णव पॉईंट तेवीस टक्के म्हणजे सगळ्यात जास्त निकाल हा कोकण विभागाचा लागलेला आहे त्यानंतर दोन नंबरवरती पुणे आणि मग तसंच सिरियल वाईज येतात शाखेनुसार जर निकाल बघायला गेलो आपण पाहायला गेलो तर आर्ट्सचा शहात्तर पॉईंट पंचेचाळीस टक्के कॉमर्सचा अठ्ठ्याऐंशी पॉईंट अठ्ठावीस टक्के आणि विद सायन्सचा ब्याण्णव पॉईंट साठ टक्के असा निकाल लागला आहे कोकण कोकण सगळ्यात अव्वल आलं आहे आणि नागपूर एकदम तळाला म्हणजे ब्याऐंशी पॉईंट एक्क्याऐंशी असा कोकणाचा निक नागपूरचा निकाल आहे त्यानंतर यावेळेस सुद्धा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विद्यार्थिनींनीच निकालात बाजी मारलेली आहे कारण आपण ऐकलं मगाशी की विद्यार्थिनींचा निकाल नव्वद पॉईंट पंचवीस टक्के आहे तर विद्यार्थ्यांचा निकाल ब्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के आहे तसं यावेळेस मुलींनीच बाजी मारलेली आहे त्यानंतर परत दिव्यांगांच्या निकालात यंदा एक पॉईंट अठरा टक्क्यांनी वाढ झालेली आहे म्हणजे ही चांगली गोष्ट आहे आणि मला मी काय म्हणतो की आता एक कोट वाचूया आपण थोडंसं कोट जे लोक जे विद्यार्थी आत्ताच्या बारावीच्या परीक्षेत यशस्वी झाले त्यांच्यासाठी ही कोट आहे don't take rest after your first victory victory because if you fail in second more lips are waiting to say that you are first your first victory was just a luck Abdul Kalam doctor A P J Abdul Kalam यांची हे कोट आहे की पहिला ज्यावेळेस तुम्हाला यश मिळतं पहिला तुमचा विजय होतो त्यानंतर आपण कुठेतरी थोडस स्थिरावतो कुठेतरी थांबतो आपण पण तसं थांबवू नये आपण कंटिन्यू प्रयत्न करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही जर का थांबलात आणि दुसऱ्या अटेम्प्टमध्ये किंवा दुसऱ्या अशा मोठ्या प्रसंगी तुम्ही जर फेल झालात तर लोक म्हणतात की हा त्याचा खरा विजय नव्हता हे त्याचं फक्त नशीब होतं त्यामुळं प्रयत्न करत राहा आणि यश नक्कीच मिळत राहील दुसरा एक कोट जे मला खूप आवडलं आणि ते खरंच खूप महत्त्वाचं आहे की जोपर्यंत चांगले शिक्षण घेणं म्हणजे चांगली नोकरी लागणं ही संकल्पना पालक आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यातून निघत नाही तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांचे विचार आणि त्यांची ती दूरदृष्टी त्याला माझा सलाम कार्यक्रमात आपण पुढे काही इंटरेस्टिंग छान अशी गाणी घेऊन आलेलो आहोत बारावीच्या निकालानंतर थोडंसं रिफ्रेश व्हायला काही गाणी आहेत त्यातलं एक गाणं आहे मेरे महबूब मेरी महबूबा कुमार सानू आणि अलका याग्निक यांच्या आवाजातलं दुसरं गाणं आहे राहो मे उनसे मुलाकात हो गई कुमार सानू आणि अलका याग्निक यांच्या गा आवाजातली ही दोन गाणी आपण ऐकणार आहोत ती गाणी तुम्ही एन्जॉय करा मी असा गेलो आणि असा परत आलो काही इंटरेस्टिंग विषय घेऊन जो तुम्हालाही ऐकायला आवडेल तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम मी पराग तुमच्यासोबत किसी रोज तुमसे मुलाकात होगी किसी रोज तुमसे मुलाकात होगी मेरी जान उस दिन मेरे साथ होगी मगर कब न जाने ये बरसात होगी मेरा दिल है प्यासा मेरा दिल अकेला जरा तस्वीर से तू निकल के सामने आ मेरी महबूबा तस्वीर से तू निकल के सामने आ मेरी महबूबा दी मेरी जान उस दिन मेरे साथ होगी मगर कब न जाने ये बरसात होगी मेरा दिल है प्यासा मेरा दिल अकेला जरा तस्वीर से तू निकल के सामने आ मेरी महबूबा मेरे साथ हो गई जिससे डरते थे वही बात हो गई तलवार है लावनी बेमिसाल है टेक्नोलॉजी के साथ संस्कार है मराठी करती स्वागत हर भाषा का यहाँ भूमि अपनाती हर त्योहार है सुनिए पुनेरी आवाज 107.8 खुश रहो खुशियाँ बांटो वेलकम बॅक तुम्ही ऐकत आहात द मॉर्निंग शो फक्त रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एमवर आणि मी पराग तुमच्यासोबत एक नवीन बातमी घेऊन आलोय मी काही वर्षांपासून आपण ओरडतोय की वाघ वाचवा सेव टायगर्स आणि आत्ता जशी जनगणना असते तशीच वाघांची सुद्धा गणना झालेली आहे ज्याला व्याघ्र गणना असं आपण म्हणतो ती पूर्ण झालेली असून त्याचा एक अहवाल सादर झालेला आहे त्याची एक आकडेवारी आलेली आहे आणि महाराष्ट्रातील वाघांची संख्या दोनशे पंचेचाळीस झाल्याचे स्पष्ट झाले आहे भारतीय वन्यजीव संस्थांमार्फत व्याघ्र गणना केली जाते कॅमेऱ्यामार्फत पंचेचाळीस दिवस पाहणी करून वाघांची संख्या ठरवण्यात आल्याने अचूकतेच्या अधिक जवळ असल्याचा दावा केला जात आहे म्हणजे वाघांची संख्या आता वाढली आहे कमी झाली आहे काय झालं आहे त्याबद्दल आपण बोलूयात दोन हजार चौदाच्या व्याघ्रगणनेनुसार एक एकशे एक नव्वद एकशे नव्वद वाघ होते गेल्या चार वर्षात वाघांची संख्या पंचावन्न वाढलेली आहे म्हणजे वाघांची संख्या वाढली ही खरंच चांगली गोष्ट आहे कारण वाघांची शिकार म्हणजे वाघ हा शिकारी प्राणी जरी असला तरी काही लोक वाघाची काही लोक वाघाची शिकार करतात आणि जवळजवळ वाघ हा दुर्मिळ होत चाललेला प्राणी होत चालला होता बनत चालला होता पण आता वाघांची संख्या वाढतीये ही कुठंतरी चांगली गोष्ट आहे असं मला वाटतंय कारण सारख्या प्राण्याची जी काही अवस्था झाली शेवटी ते प्राणी नामशेष झाला आज आपण डायनोसॉर फक्त चित्रात पाहतो काही वर्षांपूर्वी सगळ्यांना हीच सर्वांना हीच भीती होती की वाघ सुद्धा आपण आता फक्त चित्रात पाहण्यापुरताच राहील की काय वाघ हा चित्रातच पाहता येईल की काय पण काहीतरी पॉझिटिव्ह होप्स आलेल्या आहेत वाघांची संख्या वाढलेली आहे आणि वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी आहे त्यामुळे थोडेसे वाघांबद्दल वाघांच्या संरक्षणाबद्दल त्यांच्या संख्येबद्दल आपला देश खरंच म्हणजे खूप केअरिंग म्हणजे असतो केअरिंग असतो आणि आत्ता सध्या वाघांची संख्या वाढत आलेली आहे आपल्या राष्ट्रीय प्राण्यांची संख्या वाढत चाललेली आहे ती आपल्या देशासाठी खरंच खूप चांगली गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे एक गुड न्यूज म्हणू शकतो आपण की आपल्याला काही वर्षात वाघांची संख्या आणखीन वाढेल आणि वाघासारखा प्राणी आपल्याला फक्त चित्रात नाही तर प्रत्यक्षात सुद्धा पाहायला मिळेल ही आजची एक न्यूज कशी वाटली ते तुम्ही आम्हाला कळवा कार्यक्रमात पुढे आणखीन काही इंटरेस्टिंग गोष्टी मी घेऊन येणार आहे तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आणि मी परत तुमच्यासोबत Vishwaveda holistic wellness doctor Meenan Chingli contact seven zero three zero five nine double six six nine Rohan Tarang society Wakad Pune specialized Ayurveda चिकित्सा and Panchakarma acupuncture moxa and cupping therapy Ayurveda diet and nutritional counselling special needs educator and tutor allergy clinic for all ages Vishwaveda holistic wellness Wakad Pune ऐ काश के हम होश में अब आने न पाए ऐ काश के हम होश में अब आने न पाए बस नगमे तेरे प्यार के गाते ही जाए ऐ काश के हम पाए ऐ काश के हम होश में अब आने खनकते ये होठों के जाम खिलती महकती ये जुल्फों की शाम हंसते खनकते ये होठों के जाम आज के साथ उठाए बस नगमे तेरे प्यार के गाते ही जाए ऐ काश के हम आने ना पाए बस में तेरे अगर तुम हमारे सनम हम तो सितारों पे रखते कदम हो बस अगर तुम हमारे सनम हम तो सितारों पे रखते कदम सारा जहां भूल जाए बस नगमे तेरे प्यार के गाते ही जाए काश के हम होश में अब आने न पाए ऐ काश के हम होश में अब आने न पाए बस में तेरे प्यार के गाते ही जाए ऐ काश के हम होश तरफ आने न पाए ऐ काश के हम होश में अब आने न पाए नमस्कार मैं हूं पेंटल आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 एफएम खुश रहो खुशियां बांटो वेलकम बॅक तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आणि मी पराग तुमच्यासोबत आता ब्रेकमध्ये मला असं वाटलं की आपण थोडीशी वाघांबद्दलचा विषय घेतला होता तर वाघांबद्दलची म्हणजे वाघांची आत्तापर्यंतची संख्या देशातली आणि राज्यातली त्याबद्दल थोडंसं बोलूया आत्ताच सूत्रांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन हजार दहा साली देशात सतराशे वाघ होते आणि राज्यात एकशे एकोणसत्तर वाघ होते त्यानंतर दोन हजार चौदा साली बावीसशे सव्वीस वाघ देशात होते आणि एकशे नव्वद वाघ राज्यात होते दोन हजार अठरामध्ये पंचवीसशे वाघ देशात आणि दोनशे पंचेचाळीस वाघ राज्यात जसजशी वाघांची संख्या वाढत चाललेली आहे ही खूप चांगली गोष्ट आहे आणि आता वाघ नामशेष होणार नाहीत हे मात्र खरं आहे यानंतर दुसरी एक अशी लोकल बातमी त्याबद्दल आज मी बोलणार आहे B R T B R T म्हणजे बी आर टी बसेसचा route B R T buses B R T बसेसचा रूट याबद्दल आपण बोलणार आहोत बी आर टीचा फुल फॉर्म असा आहे की बस रॅपिड ट्रान्झिट आणि बी आर टीचे रूट पूर्ण पुण्यात बऱ्याच ठिकाणी पसरलेले आहेत म्हणजे ऑलमोस्ट पुणे त्यांनी कवर केलेलं आहे यात बी आर टीचा विषय असा की बी आर टी म्हणजे आपण रस्ते बा तर रस्त्यांची कामं पुन्हा सुरू होती आता मेट्रोचं काम तर सुरू आहेच पण मध्यंतरी बी आर टीमुळे रस्ते थोडेसे लहान करण्यात आले बी आर टीचा एक सेपरेट ट्रॅक टाकण्यात आला आणि बी आर टीच्या ट्रॅकमधून आजकाल आणि गेल्या काही महिन्यांपासून किंवा वर्षापासून खाजगी वाहनंसुद्धा जात आहेत बी आर टीचा ट्रॅक हा फक्त बी आर टी बसेससाठी आहे माझ्या माहितीनुसार मागे एकदा मी एक आर टी ओचं एक लेक्चर अटेंड केलं होतं आणि त्यात त्यांनी सांगितलं होतं की बी आर टी बसेसमधनं जाणाऱ्या व्यक्तीला काय दंड असणार आहे त्यातला दंड असा होता की त्या व्यक्तीला बाकी काही विचारलं जाणार नाही त्याला ज्यावेळेस बी आर टी लेनमधनं जाताना पकडलं की जाग्यावरती त्याची गाडी जप्त केली जाणार त्यानंतर बाकीची शिक्षा वेगळी पण त्यावेळेस सुद्धा म्हणजे शिक्षा इतकी ते म्हणजे तो कायदा तो नियम त्यांनी इतका कडकपणे लागू केलेला नाही अजूनही तो लागू केलेला नाही असं मला तरी वाटतं कारण माझं पर्सनल ऑब्झर्वेशन आपण मी ज्यावेळेस शहरात फिरतो त्यावेळी बी आर टी लेनमधनं सर्रास फोर व्हीलर्स टू व्हीलर्स सर्रास जाताना दिसत आजकाल बी आर टीच्या लेनमध्ये लेनचं म्हणजे बी आर टी बसेसला फक्त एंट्री देण्यासाठी तिथं एक माणूस बसलेला असतो जो एक दोरी असते ते एक बॅरियर म्हणून ती दोरी लावतात ज्यावेळेस बस येते त्यावेळी ती दोरी काढली जाते त्यानंतर मग बस गेली की ती बस दोरी पुन्हा लावली जाते पण तरीही त्या एरियातनं खाजगी वाहनं तर जातातच त्यानंतर बी आर टी लेन म्हणजे बी आर टी ट्रॅकची अशी अवस्था आहे की सध्या काळेवाडीपासून ते एम एम कॉलेज त्या भागात फक्त बी आर टी उरलेलं नाही आहे ते झाले के बी आर टी म्हणजे बी आर टीचा फुल फॉर्म जर बस रॅपिड ट्रान्झिट असेल तर काळेवाडी फाटा ते एम एम कॉलेजचा जो बी आर टीचा ट्रॅक आहे त्याचं नाव के बी आर टी झालं आहे के बी आर टी म्हणजे खाजगी बसेस राहू द्या तिथे कारण सर्रासपणे त्या ट्रॅकवरती त्या ट्रॅकमधून एकही बी आर टी बस जात नाही अक्षरशः तिथे कुठल्याही प्रायव्हेट कंपन्यांच्या खाजगी बसेस सिक्स सीटर्स खाजगी गाड्या तिथे आणून लावल्या जातात आपण कुठलीही गोष्ट म्हणजे मुद्दा बराच लांब लांब लांबपर्यंत जातोय पण एक गोष्ट मात्र खरी आहे की आपण समजा घर बांधतोय आपण स्वतःचं घर बांधतोय तर त्यावेळी आपण एक प्लॅन बनवतो त्या प्लॅननुसार आपण हॉल इथं बेड तिथे किचन तिथे बाथरूम इकडे असं आपण करतो पण त्या मध्ये आपल्या पार्किंगला अशी जागा नसते मग आपण कुठल्याही सोसायटीतून गेलो त्यावेळी रस्त्यावरती गाड्या लावलेल्या दिसतात आणि त्या रस्त्यावरती लावलेल्या गाड्या इतक्या रस्त्यावरती लावलेल्या असतात की एखादी फोर व्हीलर त्या रस्त्यावरनं जाणार असेल तर कमीत कमी दहा मिनटं त्या गाडीच्या तिथनं निघताना ती फोर व्हीलर घेते त्यामुळे छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये सुद्धा ट्रॅफिक जाम होत आहे आजकाल आपण कट टू कट जागेत घर बांधतो पार्किंगचा विचार करत नाही त्यामुळे लोकांच्या गैरसोयी होतात आपल्या सोयीसाठी का होईना आपण आपलं घर बांधताना पार्किंगचा विचार करावा आपण भविष्यात दुचाकी घेतोय चार चाकी घेतोय तीन चाकी घेतोय काही घेतोय पण त्याची विल्हेवाट त्याची सोय कुठेतरी आपण करून ठेवणं गरजेचं आहे जर आपण व्यवस्थित त्याची सोय करून ठेवली तर आपल्याला अशा कुठेतरी बी आर टी लेनमध्ये जिथनं बी आर टी बसेस जातात अशा लेनमध्ये आपल्याला गाड्या पार्क करण्याची वेळ येत नाही असं मला वाटतं त्यामुळे आपण यावरती नक्कीच विचार करायला हवा की बी आर टी लेन ही फक्त बी आर टी बसेस जाण्यासाठी असते बी आर टी लेनमधनं आपण खाजगी वाहनं घेऊन जाऊ शकत नाही एक वेळ ठीक आहे बाबा ॲम्ब्युलन्स असेल तिला फास्ट जायचे एमर्जन्सी असते त्यामुळे ॲम्ब्युलन्स एक वेळ जाऊ शकते बी आर टी लेनमधनं पण खाजगी वाहनांचं काय आज बी आर टी आलेली म्हणजे बी आर टी तर बरेच दिवस झालं पुण्यात आहे आता मेट्रो येते आहे आपण मेट्रोच्या कामालाही काही ना काहीतरी वाईट साईड बोलत असतो पण आपण कुठे शिस्त पाळतोय का याकडेही आपण बघितलं पाहिजे असं मला तरी वाटतं कारण लोकांना आपण उपदेश करू शकतो पण आपण स्वतः ते किती पाळतो हेही आपल्यावरती म्हणजे तेही तितकंच महत्त्वाचं असतं याबद्दल खरंच नक्कीच विचार करा आणि ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम मी पराग तुमच्यासोबत दर प्यार है तुमसे हम सफर इस कदर प्यार है तुमसे हम सफर अब तो जीते हैं हम बस तुम्हें देख कर तुम्हारी हर अदा तुम्हारी हर नजर ये क्या कहने लगी तुम्हें है क्या खबर इस कदर प्यार है तुमसे सफर अब तो जीते हैं हम बस तुम्हें देख कर को देखा मैंने कहती है मेरी नजर तुम्हारी हर अदा अब तो जीते हैं लगा मुझको खुशियों से दिल का नगर तुम्हारी हर अदा तुम्हारी हर नजर ये क्या कहने लगी तुम्हें है क्या खबर इस कदर प्यार है हमसे हम सफर अब तो जीते हैं हम बस तुम्हें देख कर तुम्हारी हर अदा तुम्हारी हर नजर ये क्या कहने लगी क्या खबर बैठे कहीं खो जाता हूँ मैं कहते कहते ही चुप हो जाता हूँ मैं क्या यही प्यार है क्या यही प्यार है नमस्कार तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आणि मी पराग तुमच्यासोबत गाण्याशी रिलेटेड अशी काहीशी परिस्थिती माझी सुद्धा झालेली आहेत गडत वाढलेच आठ वाजून छप्पन्न मिनिट आणि चाळीस सेकंद झालेले आहेत आणि माझी निघण्याची वेळ झालेली आहे आणि चलते चलते युही रुक जात हू मे असंच काहीसं झालं शो संपत आला आहे आणि मला जायची इच्छा तर अजिबात नाही आहे पण आता वेळेच्या अभावी आपल्याला निघावं लागणार आहे पण मला काहीतरी गोष्टी मेन्शन करायच्या आहेत त्यासाठी मी आलेलो आहे आणि त्या गोष्टी मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे तर पहिली गोष्ट की आपला कार्यक्रम आपला द मॉर्निंग शो तुम्हाला कसा वाटतो हे मला नक्की कळवा त्यासाठी माझं फेसबुक पेज आहे ज्याचं नाव आहे पराग तुम्ही फेसबुकच्या सर्च विंडोमध्ये जाऊन पराग असं सर्च करू शकता आणि त्यानंतर परत एक डी पी असेल पिक प्रोफाईल फोटो असेल ज्याच्यावरती ऑन एअर लिहिलेलं आहे आणि ज्याच्या कवर फोटोला एक माईक लावलेला आहे असा एक फोटो आहे तो पेज सर्च करा लाईक करा त्यावरती तुम्ही मला तुमची मतं कळवा तुमचे काही सजेशन्स असतील तर ऑलवेज वेलकम आणि कुठलीही गोष्ट सांगायला म्हणजे काय म्हणतात कचरू नका असं म्हणतो ना एक शब्द आहे असा तो कचरला माणूस म्हणजे तुम्ही असं काही ऑकवर्ड वाटून घेऊ नका कुठलीही गोष्ट सांगताना कारण एखाद्याला आपण एखादी गोष्ट सांगतो तर ती त्याच्या चांगल्यासाठीच सांगत असतो आणि त्यातनं काहीतरी इम्प्रूव्ह होणार असतं आणि काहीतरी नवीन प्रॉडक्ट काहीतरी प्रोडक्टिव्हिटी क्रिएट होणार असते त्यामुळे आपण त्याला एखादी गोष्ट सांगत असतो तर एखाद्याच्या भल्यासाठी एखाद्याच्या चांगल्यासाठी आपण काही सांगणार असू तर ते आवर्जून सांगा असं माझं म्हणणं आहे दुसरी गोष्ट काहीतरी आता मॉर्निंग शो तर सुरू झालेला आहे आणि आता त्याच्या पुढचा लाईव्ह शो दुपारी असेल आर जे स्वरांगीचा त्याच्यातही आणखीन काहीतरी इंटरेस्टिंग गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी इंटरेस्टिंग करण्यासाठी एक इंटरेस्टिंग व्यक्तीसुद्धा त्यात असणार आहे संध्याकाळीचा लाईव्ह शो असणार आहे रात के हम सफर विथ आर जे तेजस्विनी तोही खूप इंटरेस्टिंग असा टॉपिक घेऊन शो करणार आहे तर तुम्ही ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज त्यासोबत मी आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट घेऊन येतो आहे त्यासाठी तुम्ही अपडेटमध्ये म्हणजे काय टचमध्ये राहा मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट करत जाईन काय गोष्ट आहे ती आणि ती कधीपासून कुठे आणि केव्हा कोणत्या वेळी सुरू होईल हे मी तुम्हाला सांगत राहीन तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आणि मी पराग तुमच्यासोबत तुम्ही ऐकत होता the morning show by photos, a complete photography at New Dattanagar, Datta Mandir Road, opposite Polarize Hospital, Wakad, Pune 57. For more details, contact 9767436232 or 8087112002. Email shivam photos 2005 at the rate gmail.com. Shivam Photos, a complete photography.